कोकणचा प्रवास जुन्याच्याच बोटीने करा त्याने तुम्ही मजेत जाता आणि मुक्कामावर लवकर पोचता दीपावती हिरावती चंद्रावती प्रभावती लीलावती लक्ष्मी सीता गंगा मीरा यासारख्या सुंदर व सुखसोयीनी संपूर्ण अशा बी एस एनच्या बोटी आपल्या सेवेला सतत सुसज्ज असतात पैसा तुमचाच बोटी तुमच्याच तेव्हा फायदा ही तुमचाच ही गोष्ट विसरू नका नौका तुझसाठी सुखत येणे युक्त करा मुसाफरा गेहा मुजरा तवा सागर भरला अथांग जरी सागर भरला अथांग जरी हा सागर भरला York.